บุ๊กทูเก้าสิบเอ็ดเอกแกนนงเอกแกนนงอนุประโยครองลงมาที่หนึ่งดุยมพปตวักยกีเอกดุยมพปตวักยกีเอก หวังว่าพรุ่งนี้อากาศจะดีขึ้น कदाचित उद्या हवामान चांगले राहील कदाचित उद्या हवामान चांगले राहील คุณทราบได้อย่างไร ते तुला कसे कळले ते तुला कसे कळले ดิฉันหวังว่ามันจะดีขึ้น मी आशा करतो की ते चांगले राहील मी आशा करतो की ते चांगले राहील खाऊ मा नॅ तो नक्कीच येईल तो नक्कीच येईल แน่หรือ तुला खात्री आहे का तुला खात्री आहे का ดิฉันรู้ว่าเขาจะมา मला माहित आहे की तो येणार मला माहित आहे की तो येणार तो नक्कीच फोन करणार तो नक्कीच फोन करणार खरच खरेच मा मला विश्वास आहे की तो फोन करणार मला विश्वास आहे की तो फोन करणार वाय नॅ दारू नक्कीच जुनी आहे दारू नक्कीच जुनी आहे คุณรู้แน่หรือ तुला खात्रीने माहीत आहे का तुला खात्रीने माहीत आहे का मनकाव มลา मला वाटतं की ती जुनी आहे मला वाटते की ती जुनी आहे หัวหน้าของเราดูดีมากอัมเชสาเฮบจังเลดิสตัดอัมเชสาเฮบจังเลดิสตัดคุณคิดอย่างนั้นไหมอัปเลลาอัสวัตเตอัปเลลาอัสวัตเตดิฉันว่าเขาหล่อมากทีเดียว मला ते खूप देखणे वाटतात मला ते खूप देखणे वाटतात साहेबांची नक्कीच एक मैत्रीण आहे साहेबांची नक्कीच एक मैत्रीण आहे ๆคุณคิดอย่างนั้นจริง तुला खरंच तसं वाटतं का तुला खरेच तसे वाटते का เป็นไปได้อย่างมากว่าเขามีแฟนแล้ว अशी खूपच शक्यता आहे की त्यांची एक मैत्रीण आहे अशी खूपच शक्यता आहे की त्यांची एक मैत्रीण आहे